तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो लागतो भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची सर्वाभूती लीन व्हावे तुझ शरण शरण शरण आलो पतित मी जाण पतित जाण आलो पतित तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचा पधरा माझी दे करुणा तुझ लागी ग गजानना ता तुझ माग